तस्मै श्रीगुरवे होते साक्षात विद्या हि शांकरी नमस्तस्यै नमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान से श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ प्रभाते मनी राम चिंतित जावा या पंक्तीवर काल विवेचन सुरू होतं त्याचा बराचसा भाग विवेचनात आला पण काही राहिला आहे जेवढा राहिला आहे तेवढा आत्ता म्हटलेल्या श्लोकात होऊन जाणार चार पाच श्लोक एकत्रित अभ्यासण्याचेच आहेत प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा ह्या ओळींचा विचार करीत असताना समर्थ आपल्याशी असं म्हणाले की राम म्हणण्याची राम जप करण्याची राम उच्चारण्याची सवय लावून घेतलेली पाहिजे आणि सर्व प्रापंचिक गोष्टी करण्याच्या पूर्वीच हा राम उच्चार रामचिंतन झालेलं बर एकदा पुण्याचे राजे पेशवे एका कर्मचाऱ्यावर क्रुद्ध झाले संतापले रागावले पाहिजे आणि त्यांनी जोराने त्या कर्मचाऱ्याच्या नावाने त्याला हाक मारली तो त्याचे पाय लटपटायला लागले तसाच कापत कापत येऊन उभा राहिला समोर मान खाली घालून काही ते बोलले नाही हे बोलले नाही आणि पेशवे म्हणतात की एक किलो कळीचा चुना घेऊन ये तेव्हा शेर होता एक शेर कळीचा चुना घेऊन ये हा तसाच मागच्या पावली फिरला भयंकर घात झाला की आता काय व्हायचंय काय नाही यालाही समजे ना अपराध काय आहे राजा संतापलाय आता काय तिथे पुढे कोणाचा उपाय नाही आणि म्हणून हा बाजारात जायला निघाला चुना आणायला त्याचं भाग्य चांगलं त्याला नाना पेशवे फडणवीसांची आठवण आली आणि त्यांनी विचार केला बाजारात जायचं ते व्हाया नाना फडणवीस जावं आणि म्हणून तो त्यांच्या घरी गेला नाना बसले होते घरामध्ये हा घाबरलेला पाहून म्हणतात काय झालं त्यांनी सगळी हकीकत सांगितली मी चुना आणायला चाललो ठीक आहे म्हणे जा चुना आणायला पाच मिनिट येते आणि नानांनी आपल्या धर्मपत्नीला सांगितलं एक शेर भर लोणकड तूप पातळ करून या त्या धर्मपत्नीने ते आणून दिलं नाना म्हणाले त्या कर्मचाऱ्याला एवढं पिऊन घे त्याला ते पातळ केलेलं शेरभर तूप पाजलं जा बाजारात चुना आण राजवाड्यात जा राजे साहेबांच्या समोर ते ठेव पुढे ते म्हणतील ते करा त्याप्रमाणे त्यांनी केलं पेशव्यांच्या पुढे चुना ठेवला तो बादलीत पाणी घेऊन ये पाणी आणलं चुना टाक त्याच्यात टाकला तो शिजला खतखत आणखी पाणी आण ओत त्याच्यात त्याचं चांगलं पातळसर गरगट तयार कर त्याने ते केलं मोठं बादलीभर झालं ते एवढं पिऊन घे काही पर्याय नाही त्याच्याजवळ त्यांनी विचार केला प्यालो तरी मरतो आणि न प्यालो तरी मरणारच आहे शिक्षा तीच आहे आणि म्हणून त्यांनी ते नानाचं स्मरण केलं पिऊन घेतलं ते श्वेतो ते पित असताना ते संपत आलेलं पाहून निघून गेले दिवस तसा निघून गेला संध्याकाळच्या वेळेला पेशव्यांच्या डोक्यात गोष्ट आली आपण संतापाच्या भरात त्याला भलतीच शिक्षा केली आहे आणि त्याचं पुढे काय झालं याची दिवसभर नोंद घेतली नाही तो मेला का त्याची बायको काय करीत असेल त्याचे पोरं कुठे असतील काय झालं असेल बाकीचे कर्मचारी तिकडे गेले का आणि त्यांना त्या तेव्हाच्या संतापाचा अतिशय पश्चाताप झाला आणि त्यांनी ताबडतोब त्या कर्मचाऱ्याची चौकशी केली लोकांपाशी केली आधी तो तो तर चांगला आहे तो कामाला आलेला आहे बोलवा त्याला बोलावलं तू जिवंत कसा पण पेशवे हुशार होते हो फार हुशार होते चाणाक्ष चतुर धूर्त त्यांनी विचारलं चुना आणण्यापूर्वी चुना पिण्यापूर्वी तुला कोणी भेटलं होतं आणि तो म्हणाला नाना भेटले त्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी काय केलं त्यांनी मला तूप पाजली ते ओठापासून पोटापर्यंत हा संपूर्ण मार्ग त्याचा तो ओषट करून ठेवला आणि तिथे जाऊन अन्न किंवा पाणी साचायचंय तिथे तूप भरून ठेवलं त्यामुळे तो पीत असताना चुन्याचा दाह झाला नाही त्याच्या घरात आणि पोटात गेल्यावर त्या तुपामुळे चुन्याचं काही चाललं नाही होत ज्याप्रमाणे त्या तुपाचा परिणाम म्हणून आधी प्यालेल्या तुपाच्या परिणामाने चुन्याचा दाह सहज सहन झाला काही त्रास झाला नाही यासाठी हे विषयरूप विष पिण्याच्या पूर्वी जर भगवंताचं नाम एकदा सेवन करून ठेवलं असेल तर मग हे विषयाच विष बाधणार नाही हो नाही बाधणार नंतर उपाय करण्यापेक्षा इंजेक्शन पूर्वी, इंजेक्शन घेण्यापेक्षा इनॉक्युलेशन जास्त शहाणपणाचं आहे का नाही आधीच बंदोबस्त आणि समर्थ ह्या प्रभाते मनी रामचिंतित जावा या श्लोकामध्ये सगळ्या प्रापंचिक कटकटींचा जो काही आपल्याला त्रास ताप व्हायचा आहे त्याच्या पूर्वी बंदोबस्त करायला शिकवत आहे आणि शहाणा माणूस संकटाची प्रत्यक्ष परिस्थिती ओढवण्यापूर्वीच आगाऊच त्याचा विचार करीत असतो चिंतनीय ही विपदा आदव एव प्रतिक्रिया त्याचा परिणाम जाणवण्याच्या पूर्वी ज्याला विचार करता येतो त्याला शहाणा म्हणतात परिणाम झाल्यावरही ज्याला सुचत नाही त्याला काय म्हणतात आणि ह्या प्रमाणे संसारात शिरणाऱ्याने प्रपंच करणाऱ्याने चुना पिऊ नको असा नानांचा उपदेश नाही पण तू पी याचा आग्रह आणि याप्रमाणे माणसाने तुम्ही प्रपंच करायचा का नाही हे संतांना सांगण्याची गरज नाही कपाळावर जे छापलं तसं पण तुम्ही परमार्थ करा हे मात्र सांगावं लागतं याचा आग्रह करावा लागतो आणि याप्रमाणे प्रभाते म्हणे रामचिंतित जावा रामचिंतन करावं त्या रामाचं चिंतन का करावं बहु चांगले नाम या राघवाचे म्हणून करावं ते फार चांगलं आहे गुणकारी आहे त्या अति गुणकारी असलेल्या त्या रामनामाचा खूप आग्रह सतर संतांनी धरला हो वारकरी असणाऱ्यांनी धरला रामाचा आग्रह धरला त्या रामात काही विशेष आहे त्याचे दोन चार विशेष पाहू म्हणजे बहु चांगले नाम या राघवाचे आपल्याला कळणार हा चांगला शब्द फारच चांगला आहे कारण तो कुठे वापरता येतो भाजी कशी झाली चांगली झाली ती मुलगी कशी दिसते चांगली दिसते ही साडी बरी आहे का चांगली आहे तो कसा खेळतो चांगला खेळतो कीर्तन बरं झालं आता कालचं चांगलं झालं सगळं कशाला हे चांगलंच म्हणायचं हा माईक चांगला चालतोय आणि इथे प्रत्येक ठिकाणी चांगला शब्दाचा अर्थ वेगळा आहे भाजी चांगली झाली तर रुचकर मुलगी चांगली दिसते म्हणजे सुस्वरूप आहे हे माईक चांगला आहे म्हणजे यातली जे काही आवाज व्यवस्था करणारी मशिनरी आहे ती निर्दोष आहे चांगला शब्दाचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ आहे पण त्या सर्व ठिकाणी निर्दोषत्व सुचवलं जात आणि म्हणून निर्दोषत्व सुचवणारा प्रत्येकच क्षेत्रात हा चांगला शब्द वापरता येतो देव कसा आहे तुकोबा म्हणतात देव चांगला चांगला तुका चरणी लागल ज्याचे पाय धरावे इतका तो चांगला सगळं चांगलंच आहे आणि त्या चांगलाचा निर्दोष असा अर्थ होतो जे निर्दोष असत ते दुःखदायी नसतं दुःखदायी नसतं म्हणजे जिथे दुःख नाही त्या ठिकाणी अनुभूती सुखाची सुरू असते आणि म्हणून बहु चांगले नाम या राघवाचे निर्दोष असं आहे नाम म्हणजे नामच आहे हो हा प्रांत मायेचा आहे नाम मायेच्या क्षेत्रात ब्रह्मवस्तूच्या क्षेत्रामध्ये नामच नाहीये आणि तिथे रूपही पण नाही नाम आणि रूप जे आहे हे ह्या प्रपंचाच्या मायेच्या क्षेत्रातले दोन धर्म आहेत रूप आणि नाम आणि मायेच्या प्रांतात जेवढं काही असतं ना ते चांगलं नसतच आणि तरी बहु चांगले नाम या राघवाचे राम राम असं भजन म्हणायला सांगितलंय खरं म्हणजे कोणतंही नाम ते शब्दच नव्हे काय कोणतंही नाम म्हटल्याने काय होईल नाही तर काही त्याचा फायदा व्हायचा म्हटलं आपण संजय दत्त संजय दत्त शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टी काय घडलं नावच नाहीत का हे नावच आहे ना आग्रह संत रामाचा का सोपं आहे हो मी एकदा एका वस्तीच्या बाहेर चालले होते जरा काटेरी झुडप झाड पुष्कळ होते जंगल नव्हतं पण निर्जन प्रांत होता खूप काटे होते आणि माझ्या पायात एक काटा मोडला बरीच मोठी जखम झाल्यासारखा तो जबरदस्त घाव त्या काट्याचा चालणं बिलणं थांबलं बसले खाली तो काटा काढते तो काही नाही त्याच्या पूर्वी काटे मोडले होते पण आमची आई सुई आणायची काटा काढून द्यायची आता तिथे कुठली सुई आली त्या ठिकाणी काटा तर गेला तो काढल्याशिवाय उपाय नाही आणि म्हणून मी इकडे इकडे पाहिलं तर ते एक जरा बाबळीचं मोठ झुडूप आणि त्याला एक भला मोठा काटा दिसला तो काटा आणला आणि पायात मोडलेला काटा काढला याला म्हणतात काट्याने काटा काढणे रामाचं नाम असं आहे की ते नामाला घालवत तो हातात घेतलेला बाभळीचा मोठा काटा हा काट्याला घालवणारा ठरला एक मोडून दुःख देणारा होता आणि दुसरा त्याला काढून सुखदायी झाला या प्रपंचातल्या सर्व विषयांचे व्यक्तींचे वस्तूंचे कशाचे जड चेतनाची नावे ही पायात मोडून दुःख देणारी आहेत लक्षात ठेवा चित्तात रुततात पण रामाचं नाम हातात घेतलेल्या मोठ्या काट्यासारखं ह्या नामाची यथा घालवून टाक ही प्रपंचातली सगळी नावे बाधतच असतात आता इथे मी आईस्क्रीम म्हटलं म्हणजे खूप लोकांचं मन प्रवचनातून निघून जावी जाईल का नाही ते आणि आता आईस्क्रीम खायला अजून दीड तास वेळ याच वाईट वाटत राहील का नाही <laughs> म्हणून वैषयिक नावांची आठवण ही व्यथादायी ही काट्यासारखी ऋतून जखम करते पण रामाचं नाम तसं नाही जो काटा काट्याला काढतो तो त्या मोडलेल्या काट्यापेक्षा मजबूत असावा लागतो लक्षात ठेवा कोणत्याही विषयाचं नाव कमकुवत आहे आणि निर्विषय परमात्म्याचं नाम मजबूत आहे आणि म्हणून रामाचं नाम घ्यावं आणि या विषयाच्या नामातून सुटून जावं जिथे जे उपलब्ध त्याचा सुखासाठी साधन म्हणून वापर करता येणे याला शिक्षण म्हणतात आणि अनुकूल अशी उचित सामग्री मिळेपर्यंत जे वाट पाहत राहतात त्यांच्या जीवनात असा उत्तम प्रसंग कधी यायचाच नाही इथे सगळं नाम रूप आपल्याला वेढून बसलेलं घेरून बसलेलं आहे आणि या नाम रूपामध्ये अडकलेल्या आपल्याला बाहेर काढायचं असेल तर निर्दोष असं एखादं नाव शोधावं नावच शोधावं ते नाम रामाचं ज्यांनी शोधलं त्यांना कितीदा पीएच डी द्यावी सांगा असं उत्तम नाम त्यांनी ते राम हा शब्द शोधून काढला आणि रूप ही त्याच त्याच रूप डोळ्यात आणि चित्तात त्याचंच नाम मुखात आणि चित्तात असं जेव्हा होत तेव्हा भगवंताचं रूप प्रापंचिक रूपाला घालवून त्या चित्तात आराम निर्माण करतो म्हणून बहु चांगले नाम या राघवाचे राम शब्दामध्ये तो शब्द जो तयार झाला आहे त्याच्यामध्ये र अ आणि म अशा तीन मात्र आहेत ते तीन वर्ण स्वर त्याच्यात आहे र आणि अ मिळून रा होतो त्याला पुढे म झाला जोडला की तो राम शब्द तयार होतो थोडासा अर्थ सोपा त्याचा बघून घेऊ शास्त्राप्रमाणे र हे अग्निबीज आहे प्रत्येकच तत्वाला बीज असत याप्रमाणे अग्नीचं बीज र आहे सूर्याचं बीज अ आहे आणि चंद्र बीज म आहे या तीन देवतांची ही तीन बीजे ती नेहमी अक्षराने वर्णाने सुचवली जातात आणि ती तिथे आहेत ओम श्रीम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे ही आधी म्हटलेली ओम ब्रह्मबीज आहे ब्रह्मरूप आहे ते श्री ह्री क्ली हे महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची बीजे आहे आणि म्हणून हा देवतेचा बीज मंत्र आहे प्रत्येकाची बीज ठरवलेली आहे देवतांची आणि याप्रमाणे अग्नि बीज र सूर्य बीज अ चंद्र बीज म तीन बीजांची ही वर्णाक्षरे एकत्र येऊन राम असा शब्द तयार झाला आता जे बीज असतं ना त्याच्यामध्ये त्याचे धर्म प्रकटच असतात अग्निबीज म्हटल्यामध्ये म्हटल्याबरोबर र मध्ये अग्नीचं सामर्थ्य आहे भस्म करणे अग्नीचं सामर्थ्य भस्म करणे ओलं येऊ का वाळलं येऊ भस्म करून टाकणे आणि म्हणून र असं अक्षर जो म्हणेल या वर्णाचा बीजाचा जो कोणी उच्चार करील त्याच्या ठिकाणची कर्मे पापरूप वा पुण्यरूप जी असतील ती कर्मे भस्म करून टाकली जातात हे अग्नीचं सामर्थ्यच आहे र बीज र बरोबर कर्म भस्म होतं ज्ञानाग्नी ही सर्व कर्माने भस्मसात करू तो स्थूल ऐहिक जगातला अग्नी असेल तरी इथलं सगळं भस्म करतो आणि ज्ञानाग्नी असेल तर कर्मबी जे भस्म करतो अहम मम आणि काम तीन कर्म बीजे तो भस्म करून सोडतो अग्नीच कार्य तो र करीतच राहतो आणि याप्रमाणे राम म्हणताना जेव्हा र चा उच्चार होतो तेव्हा तो म्हणणारा निष्पापच होत चालतो तो कर्ममुक्त होत जातो आणि जन्माचा संबंध कर्माशी आहे हो दुःखाचा संबंध जन्माशी आहे म्हणून दुःखाचा संबंध कर्माशी आहे ते कर्मच जर भस्म झालं तर दुःखाचा संबंध मिटतो का नाही म्हणून र वर्णाचा उच्चार होता बरोबर चित्त निष्पापच होत चालत स्वच्छ रिकाम मोकळ होत चालत असा त्या रचा प्रभाव आहे सूर्याचं सामर्थ्य अवर्णात आहे आणि सूर्याचं सामर्थ्य सर्वांना माहित आहे अंधार घालवणे म्हणून अचा उच्चार ज्याच्या मुखातून निघत जातो त्याच्या चित्तामध्ये प्रकाशच पडत जातो अज्ञान त्याला सोडून जात आणि याप्रमाणे त्याच्या चित्तात ज्ञानाचा उजेडच असतो म्हणून राम म्हटल्याबरोबर पापे गेली चित्त शुद्ध झालं आणि अ म्हटल्याबरोबर म्हणजे आता रा पूर्ण झाल्याबरोबर ज्ञानाचा प्रकाश त्या शुद्ध चित्तात उजळला किती छान आहे पण अग्नी दाहक आहे लक्षात ठेवा आणि सूर्याचं तेज सहन करायला अति प्रखर आहे असंही लक्षात ठेवू आपण म्हणून राग जास्त दाहक आणि अति प्रखर आहे नाही सहन होत एवढं सहन करण्यापुरत आपलं चित्त तपस्वी नाही हे नक्की लक्षात ठेवा म्हणून राम भजन फार घाईने करू नये राम राम शब्द पूर्ण म्हणावा राम घाईने म्हणतात लोक माळा जास्त झाल्या पाहिजेत ना म्हणते राम राम राम तो राच होतो आणि नुसता जेव्हा रा होतो त्यावेळेला दाहकता सोसत नाही ते प्रखर तेजही सहन करवत नाही आणि म्हणून उपयोग होत नाही चित्ताला आराम नाही मिळत आणि म्हणून शब्द रचना करणाऱ्याने हे नाव ज्याने निर्माण करून दिलं त्याची काय कुशलता आहे त्यांनी त्याला पुढे चंद्रबीज जोडलं आणि ती सगळीच प्रखरता सुसह्य करून ठेवली हो जाईल आणि म्हणून राम शब्द म्हटल्याने चित्ताला आराम होतो आणि म्हणून राम शब्द जो पूर्ण आहे तो अति अतिदाहक आहे तो अति प्रखर तेजस्वी आहे आणि अतीव शीतल आहे एवढ्याच कॉम्बिनेशन असं काय असेल सांगा बरं याचं कॉम्बिनेशन माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं चंद्रने जे अलांछन सूर्य बीजाने चंद्र मधला कलंक नाहीसा केला आणि मार्तंड जे तापहीन चंद्रबीजाने मार्तंडाला तापहीन केलं फक्त प्रकाशित राखलं आणि असा हा राम शब्द चंद्र मेघे अलांछन मार्तंडचे तापहीन या पद्धतीचं आहे आणि म्हणून राम शब्द हा चित्ताला आरामच देतो म्हणून बहु चांगले नाम या राघवाचे अत्यंत चांगलं आहे हो राघवाचं नाम अतिव चांगलं या कारणाने एवढं शास्त्र लक्षात ठेवा आणि आता राम शब्दाचा उच्चार जपात कितीही घाई झाली तरी राम राला तोंड उघडलं जात आणि मला तोंड मिटलं जात तर तोंड मिटेपर्यंत राम शब्दाचा उच्चार झाला पाहिजे राम राम राम नुसता आ काही ठेवायचा तर तो मिटला पाहिजे आणि मचा उच्चार पूर्ण करावा इतक्या वेगाने चित्त शुद्ध होत जात प्रकाशित होत जात आराम पावत याप्रमाणे ह्या तीन वर्णाची ही किमया आहे म्हणून बघू चांगले नाम या राघवाचे कोणतं नाम जे नाम अति साजिरे सुंदर आहे स्वल्प अगदी लहानच आहे ती रे स्वल्प म्हणायला अति सोप आहे आणि म्हणायला द्रव्याचा खर्च करावा लागत नाही फुकाचे फुकटात म्हणता येत इतके तीन गोष्टी जर कुठे बाजारात विकत घ्यायला जाल ना निष्पाप करण्याचं औषध उजेड पाडणार औषध सगळी औषधे अशी उजेड पाडतात की एक रोग जातो दुसरा होतो असा उजेड नकोय हो तसं नाही पाप घालवतोय प्रकाश देतोय आणि आरामही देतोय अशी तीन औषधे बाजारातून आणा किती खर्च लागत पण हे तीन फुकाचे आपल्याला मिळत बहु साजिरे स्वल्प सोपे आणि फुकाचे साजिरे म्हणजे नाव काय सुंदर असतो का हो जे सुखदायी असतं ते आवडतं आणि जे आवडतं ते सुंदरच असतं लक्षात घ्या जे आवडतं ते सुंदर असत आणि जे सुखदायी आहे ते आवडतं अशी कारण परंपरा बघून घ्यायची आणि म्हणून राम सुखदायी आहे म्हणून आवडतं आणि म्हणून सुंदर आहे यदेव रोचते यस्मयी भवे तस्य सुंदर जे ज्याला आवडतं ते त्याला सुंदरच वाटतं आणि आपल्याला आवडतं काय जे आपलं आहे ते आवडतं शेजारच्या घरी लहान मुलं आहेत छान टपोरे डोळे आहेत आमच्याही घरी लहान पोर आहेत बारीक बारीक आहेत डोळे ते दिसतंय सुंदर शेजारचं पण आता काही ते तसं खपत नाही त्याचे डोळे टपोरे आहे असं नाही म्हणायचं काय बटाबट बट दिसतात असं म्हणायचं आणि त्यांनी याचे डोळे निचे निचे आहेत असं म्हटलेलं नाही चालत कशी सूक्ष्म दृष्टी आहे आपलं आवडतं म्हणून ते सुंदरच दिसत गोरा रंगा एवढा असा पांढरा फटफटीत रंग काय बरा दिसतो का काही जे आवडत नाही ज्याच्यापासून सुखत नाही ते दुसऱ्याचं पोर आहे म्हणून आपल्याला सुखदायी नाहीये म्हणून ते आवडत नाही आणि म्हणून ते सुंदर नाही सौंदर्याला अब्सोल्यूट निरपेक्ष अशी व्याख्याच नाही यदेव रोचते यस्मय याला जे आवडतं ते त्याचं सुंदर ठरलं आता सुखदायी जे आहे ते सर्वांनाच आवडतं यात काही शंका नाही ज्याच्यापासून सुख ते सर्वांनाच आवडतं आणि म्हणून ते सगळ्यांना सुखदायी असणार राम नाम हे सर्वांना आवडणार आहे आणि म्हणून अति साजिरे लक्षात ठेवा राम नामासारखं साजिर सुंदर असं काही नाही स्वल्प अगदी लहानस एका शाळेमध्ये एका वर्गात दोन पोरं खूप बंडखोर एकमेकाशीच भांडले लाथाबुक्की केली काही देश बेंच पाडले तोडले मोडले काही काही खूप उपद्रव केले शिक्षक वर्गात आले त्यांचं भांडण ते चालू होतं त्यांनी पाहिलं एक एक तडाखा आणलाच तिथे शिक्षक खुर्चीत बसले दोन्ही पोरांना जवळ बोलावलं इकडे या आलं ते दोघं काय रे शाळा अशा दंगा मस्ती करण्याचा एका जागा लाथाळी काय करतात एकामेकाला काय मारलं आता हा बेंच कोण भरून देईल शिक्षकाला जेवढं व्याख्यान शक्य असतं ठरलेलं तेवढं त्यांनी केलं आता तुम्हाला चांगली शिक्षा करतो आणि शिक्षा केली शिक्षकाने त्या पोरांना उद्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये स्वतःच पूर्ण नाव शंभर शंभर वेळा लिहून आणा अशी शिक्षा त्यातला एक पोरगा म्हणतो सर दोघांचाही अपराध समानच आहे त्यांनी लाथा मारल्या मी पण मारल्या त्यांनी मला बचकारलं मारलं मीही तेच केलं त्यांनी डेस्क तोडला मी बेंच तोडला सारखंच आहे सगळं पण तुम्ही मला शिक्षा जास्त का करता आणि त्याला शिक्षा कमी का करता जास्त चरचर करू नको दोघांनाही मी स्वतःच नाव शंभर वेळा लिहून आणायला सांगितलंय समान शिक्षा समान अपराध नाही ना सर माझं नाव आहे रघुनंदन भगवती प्रसाद पंढरपूरकर सर त्याच नाव आहे राम हरी पै स्वल्प तीनच वर्ण दोनच अक्षर आहे जोडाक्षर नाही हो कुठे अनुनासिक नाही लोकांना हल्ली न म्हणता नाहीये अवघडच जात जण गण म्हण जमत नाही ना न आणि ण याचे उच्चार अवघड होतात जोडून आल्यावर फारच त्रासदायक न चा उच्चार येत नाही न काढता येत नाही क ख ग घ ग वर्गाचं अनुनासिक नाही जमत इथे डोंबिवलीतले शिक्षक चांगले हुशार आहेत सांगते इंग्रजी व्याकरणाचं एक पुस्तक होतं काही वर्षांच्या पूर्वी त्याचं नाव आंग्ल भाषा परिचय ते शिकवणारे शिक्षक त्या पोरावी म्हणतात त्या शिक्षकाचं त्या दिवशी नव्हतं पुस्तक विसरलं असेल ते म्हणतात ते आडलं भाषा परिचय येईना काय शिकवेल माणूस हे सर्व कठीण आहे म्हणून ह्या राम शब्दामध्ये तसं नाहीच आहे सर्वात सोपं अनुनासिक मत आहे सर्वात सोपं अनुनासिक म आहे तो पूर्ण उच्चारांती ओष्ठ म्हणजे वैखरीच्या उच्चाराचं शेवटचं स्टेशन ओठ आहे तो तिथे असल्यामुळे तो सोपाच झालेला आहे त्यापेक्षा न अवघड आहे त्यापेक्षा न अवघड आहे त्याच्यापेक्षा य अवघड आहे त्याच्याहून न अवघड आहे हे अवघडापासून सोप्यापणाकडे चाललेली अनुनासिक आहे याच्यात शेवटचं म आलेलं आहे जोडाक्षर नाही अगदी लहानस आहे भराभरा म्हणता येत आणि म्हणून तर तेरा कोटी जप राम नामाचा सांगितला हे त्या पोराच्या नावाचा जो तेरा कोटी तर कस व्हायचं हे व्हायचंच रे स्वल्प सोपे सोप आहे म्हणायला सोपं आहे आणि फुकटात म्हणता येत हो, अति साजेरे स्वल्प सोपे फुकाचे बहु चांगले नाम या राघवाचे अति साजेरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवा ते संसाराचं तो उच्चाटनच करून टाकतो शब्द संसार बीजे नाहीशी करतो जे कर्म बीजे आहेत ना ती संसाराची बीजे आहेत प्रपंचाची तीच बीजे आहे एक आहे कामना काम दुसरी आहे अहंता आणि तिसरं बीज आहे ममता की तीन बीजे बिया जर पेरल्या बीजे पेरली तर जे झाड उगवतं तो प्रपंच प्रपंच वृक्ष ज्याला पंधरावा अध्याय भगवद्गीता अश्वत्थ वृक्ष म्हणते तो अश्वत्थ वृक्ष कोणाला जर दारी लावायचा असेल तर त्यांनी त्या तीन बिया पेराव्यात एक कामन असं तर इच्छाच कमीत राहावी इदम मेस्या इति इच्छा कामशब्दित हे मला हवं हे मला हवं असं अखंड वाटत राहणे ह्या प्रकारच्या स्वभावाच्या ठेवणीलाच इच्छा काम म्हणतात सतत तेच वाटत राहत हे मला पाहिजे हे मला हवं हे मला हवं कपड्याच्या बाजारात जा तरी ते भाजीच्या बाजारात जाते फुलाच्या बाजारात तेच स्मशानात गेले तरी इदम मेस्या कुठंही जा इद मेस्या हे मला हवं हे मला असावं असं वाटतच राहणार म्हणून या प्रपंचाची ती बीजेची आणि ती मला हवं मला हवं ह्याच्या पायी नाही आत्ता मिळालं तर पुन्हा मिळतच ते काही दिवसांनी आत्ता नाही थोड्या वेळाने मिळतं ह्या जन्मात नाही पुढील जन्मात मिळतं ह्या रूपात नाही त्या रूपात मिळत उत्तम प्रतीचं नव्हे पण निकृष्ट प्रतीचा का होईना संबंध त्याच्याशी येतोच कामना तेवढी करून ठेवली आहे ती तशीच पूर्ण होती ते ध्रुवाने नारायणाची आराधना केली नारायण प्रसन्न झाले ध्रुवा काय पाहिजे माग ध्रुव म्हणतो की तनु कृतार्थ झाली काय मागो हरी तुझं तुला आता काय मागो तुझं दर्शन झाल्यावर आता काय उरलं मागायचं ठीक आहे तरी पण माग आणि त्याने भगवंताची स्तुती करावी अशी इच्छा व्यक्त केली की त्याला करता ना म्हणून त्याच्या गालाला भगवंताने आपला पांचजन्य शंखाचा स्पर्श केला आणि त्याने स्तुती केली त्यातला भागवताचा तो योंतः प्रविश्य मम वाचनी माम प्रसुप्ता हा त्याच्या स्तुतीमधला श्लोक आहे त्याने स्तुती केली पण तरी हरी म्हणतायत की नाही रे पण तू काहीतरी मागच याच्यापेक्षा आणखी नाही म्हणे आता मला काहीच मागायचं नाही तुमची स्तुती करून आता मी धन्य झालो ठीक आहे पण तू माझी आराधना करायला इथे येऊन बसलास अरण्यामध्ये ते घरून जो निघाला तेव्हा नारायणाला मी राजगादी मागेल अशी इच्छा करून आलास ना आणि म्हणून ते स्याप तुझं काही नाहीच होत नाही आणि त्या ध्रुवाला छत्तीस हजार पर्यंत राज्य करावं लागलं संसाराचं बीज कामना हे आहे आणि याप्रमाणे मनुष्याने अशी कामना केली एक जन्म पुरत नाही सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या इच्छा निर्मितीचा वेग फार आहे इच्छा पूर्तीचा वेग फारच लहान आहे कमी आहे आणि म्हणून अतृप्त इच्छा असंख्य राहतात जेव्हा स्थूल इच्छा अतृप्त राहतात त्यावेळेला त्याचे संस्कार चित्तावर ठसे ठेवूनच असतात त्या स्थूल इच्छांचे जे संस्कार ठसे चित्तावर उमटणारे त्यांचं नाव वासना असं आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संदेश अतृप्त इच्छांचे संस्कार उरतात हे ठीकच आहे पण तृप्त इच्छांचे सुद्धा संस्कार चित्तावर राहतात लक्षात ठेवा आमच्या घरी एक दिवस वांग्याची भाजी केली आईने खूपच चांगली झाली खूप खाल्ली जेवले पोटभर झालं सगळं आणि खूप ती भाजी खाऊनही आनंद वाटला भरपूर खायला मिळाली त्याचाही आनंद झाला आणि मी आईला म्हणते माझ्यासाठी संध्याकाळला वाटीत काढून ठेव एकदम मेशापचा हा संस्कार आहे झालेली इच्छा सुद्धा स्वतःची आठवण ठेवूनच जाते आणि आतृप्त मेलेली नसते म्हणून ती असतेच आणि याप्रमाणे हे जे इच्छांचे ठसे संस्कार रूपाने दिसत नाहीत असतात मोगऱ्याचे फुलं भांड्यामध्ये ठेवा फुलं काढून घ्या फूल स्थूल रूपाने नाही पण त्याच्या सुगंध रूपाने भांड्यामध्ये असतोच कितीतरी वेळ सुवास त्याचा भांड्याला येतो तो भांड्याला जो सुवास आहे तो वासन आहे असो चित्तातून इच्छा स्थूल रूपाने निघून जातात पण आपले संस्कार ठेवून जातात वासना इच्छांचं दुसरं रूप आहे हे संसार बीज आहे जन्म घेणे वासनेच्या संगे संतांनी अभंग करूनच ठेवला आता इच्छा पूर्ण नाही झाली तेव्हा असं वाटतं काय वाटत आता चातुर्मास पण दोन चार दिवसांनी सुरू वांगी खाणं बंद पण चार महिन्यांनी पाच महिन्यांनी षष्ठी झाली की वांगे मिळणार ह्या आशेवर मी पाच महिने काढतो म्हणजे इच्छा आज ना उद्या पूर्ण होणार असं गृहित धरणे ह्या इच्छेच्या स्वरूपाला आशा म्हणतात कोणाचं नाव आशा ठेवूच नाहीये म्हणजे? म्हणजे इच्छा आपली इच्छा आज पूर्ण होत नाही पण ती काही दिवसाने निश्चित पुरी होईल हे गृहीत धरून राहणे या प्रकाराला आशा म्हणतात आणि आशेवर माणूस जगतो या आशा म्हणण्यात आपल्याला मोठेपणाही वाटतो हा सगळा प्रपंच रेटतोय आपण आशेच्या भरवशा एक दिन ऐसा आएगा रात्रीच्या वेळेला हे सगळं आमच्या इच्छा पूर्ण होतील तो दिन ह्या जन्मातच उगवेल असं नाही कधी मला माहित नाही इतके काळ जन्माचे जातीलही आणि याप्रमाणे असं गृहीत धरणे याच नाव आशा माझ्या ताकदीने मला अपेक्षित वस्तू मिळवताच येत नाहीये इच्छा तर तीव्र आहे पण माझं सामर्थ्य ते मिळवायला पुरत नाही तेवढं तुम्ही मला द्यावं असं मनात वाटायला लागत तुम्हाला तेवढं सहज आहे आणि म्हणून माझी इच्छा दुसरा त्याच्या सामर्थ्याने पूर्ण करील अशा वाटण्याला अपेक्षा म्हणतात हे इच्छेच रूप म्हणून माझ्याच्याने नाही माझं पूर्ण होत आहे पण तुम्ही करू शकता तेवढं आणि याप्रमाणे दुसऱ्यांकडून आपली इच्छा पूर्ण करून घेण्याची जी कल्पना आपण करीत असतो त्याच नाव अपेक्षा असं आहे मिळालं तर ते तेवढं पुरत नाही चार टाकी गाडी पाहिजे वाटलं खूप खटपटीने सावधपणे प्रपंच करून एक गाडी घेतली बायको नोकरीला नवरा नोकरीला पोरग नोकरीला सून नोकरीला गाडी एकच कोणी यायची तेवढी गाडी कोणी वापरायची केव्हा वापरायची किंवा टाइम टेबल बसवावं लागतं आज याने उद्या त्याने असं काही करायचं का आधी एकही गाडी नव्हती तर गाडी हवी अशी इच्छा होती आज एक गाडी पुरत नाही असं वाटायला लागलं म्हणून आणखी एक हवी असं वाटतं जेव्हा आपल्या इच्छेची वस्तू अपुरी वाटते आणि ती अधिक हवी अशी वाटते तेव्हा इच्छेच्या त्या स्वरूपाला तृष्णा म्हणतात हा त्याला तृष्णा म्हणतात दहा हजार रुपये मिळाले आणखी पाहिजे दहा कोटी मिळाले आणखी पाहिजे चारशे कोटी मिळाले आणखी पाहिजे चार हजार कोटी झाले आणखी पाहिजे तृष्णा इच्छेच रूप आहे आता मला प्रवचनाला बरंच हिंडावं लागतं असं वाटतं की प्रत्येक वेळी प्रवचनात जायचं म्हणजे आपल्याला पुष्कळ कपडे असलेले बरे तेच ते काय लोक म्हणते यांना एकच साडी आहे वाटत आणि म्हणून मला वाटतं ही एक तर चांगली आहे पण आणखीन एक असावीच असावी वाटण्यामध्ये तर तृष्णा आहे पण मला आणखीन वस्त्रांची गरज वाटते लक्षात ठेवा ती गरज तीव्र होऊन पडते आणि म्हणून जेव्हा एखाद्या विषयाची आवश्यकता प्रखरतेने जाणवायला लागते बेचैन करते म्हणून लग्नात जाण्यासाठी वेगळे कपडे शाळेत जाण्याचे वेगळे कपडे स्वयंपाकाच्या वेळी वेगळे झोपायच्या वेळी वेगळे कीर्तनाला वक्ता म्हणून जाताना वेगळे श्रोता म्हणून जाताना वेगळे तितक्या कार्यकर्ता म्हणून वेगळे इतक्या सगळ्या प्रकाराची आवश्यकताच वाटते जेव्हा विषयाची आवश्यकता वाटते त्यावेळी त्या वाटण्याला स्पृहा म्हणतात आणि अशी विषयांची ज्याला आवश्यकता वाटत नाही त्याला निस्पृह म्हणतात निस्पृहस्य तृणाल जगात त्याला जगाची काही किंमत नाही मग त्याला फक्त किंमत भगवंताची राहते निस्पृह स्पृहा विषयांची आवश्यकता वाटणे खरं म्हणजे काही वर्षांच्या पूर्वी चहा नव्हता आवश्यकता वाटायलाच लागली आता मग सकाळी घेतलाच ना पण दुपारची वाटतेच आवश्यकता ही आवश्यकता वाटणे ही स्पृहा विषयांच्या बद्दलची स्पृहा इच्छेचं स्पृहा आपल्या सामर्थ्याने मिळत नाही आशा अजूनही काही पुरी होत नाही गरज असून तसच बेचैन जगावर आवत आहे आणि अशा वेळेला सर्वात निकृष्ट काम प्रकार याचना असा आहे याचनांतम ही गौरवम आपली संपूर्ण प्रतिष्ठा धुळीला मिळवणारा इच्छा प्रकार म्हणजे याचना आहे प्रवासामध्ये पहावा, तंबाखूचे व्यसन असणारे आपल्या खिशातली संपली की दुसऱ्याच्या पुढे हात पुढे करतात याचना एवढी इच्छांची स्वरूपे संसार बीज आपण शिकतोय कामना काम इतक्यापैकी कोणत्या तरी रूपाने आपल्याला अखंड जागा राहून छोडतो आणि म्हणून आपल्यावर कधीच बेचैनी नाहीये अशी ज्याला बेचैनी आहे त्याने आरामासाठी फक्त रामभजनच करा अहंता तर सर्वांना माहिती आहे आज त्याचं विवरण करीत नाही आपल्याला एखाद्या श्लोकात त्याचं कदाचित येईल विषय तर पाहू अहंता आणि त्याच्यासोबत ममता ही संसार बीजे आहे ह्या बीजांना जर दग्ध करायचं असेल आणि चित्ताला आराम द्यायचा असेल तर रघुपती राम भजन सुखकारी बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे भवाला नष्ट करत संसाराला नाहीस करून टाकत दुःखदायी प्रपंच मिथ्या करून सोडतो असो सामर्थ्य जात आहे तो राम शब्द आहे नामाने खरंच बंधनातून सुटतो का माणूस संसाराच्या बंधनातून या नामाने खरंच सुटतो का हो हे पटत नाही हे ऐकायला खूप बरं लागतंय पण हे पटत नाही ऐकलं नव्हतं ते ऐकून आज कळालं पण कळालेलं अजून पटत नाही पहिल्यांदा माहीत नसतं तेव्हा कळत नाही त्यासाठी उपाय श्रवण हा कळालंय पण पटत नाही त्याला उपाय मनन हा पटलं पण वळत नाही त्याला उपाय निमित्त नाही आणि आता चौथा टप्पा साक्षात्काराचा आहे गुरु कृपेची थोडी वाट पाहिजे म्हणजे चारही टप्पे अंतरंग साधनाचे पूर्ण होतात आता कळालं पण पटत नाही नसेल पटत तर एक दृष्टांतच पाहून घेऊ आपण म्हणजे मला वाटतं पटायला हरकत नाही नामाने बंधनातून मुक्त होतो माणूस माझ्या लहानपणी माझ्या बरोबरीचे जे आपण आहात त्यांनाही ते माहिती आहे पूर्वी सायकल हेच वाहन होतं बहुतेकांचं रात्रीच्या वेळी फिरताना त्या सायकलीला दिवा लावावा लागायचा असायचा एक लहानसा दिवा घासलेटाचा दिवा तो लावल्याशिवाय रस्त्याने जाणं म्हणजे तो एक रस्त्यावरचा गुन्हा ठरायचा पोलीसवाले पकडायचे त्या माणसाला ते सायकलीसह तो पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जायचा शिपाई काय त्याला दंड करायचा नाही दंड भरला तर त्याला एखादं रात्र कोंडून ठेवायचं या प्रकाराचा तो त्यावेळेचा नियम एक वीस पंचवीस वर्षाचा पोरगा सायकलीला दिवा न लावताना रात्री आठ एक वाजता निघाला बाहेर चौकामध्ये शिपायाने धरला तुला नियम माहित नाही का दिवा लावून चाललं पाहिजे माहीत आहे म्हणे दिवा कुठं आहे तुझा मी फार घाई घाईच्या कामाने निघालो आहे मला तेवढा दिवा घ्यायला जमलं नाही असं कारण सांगितले म्हणून तुला काय सोडणार का आता ते शिपाईच हे यमाच्या दरबारामध्ये जे अतिरिक्त झाले होते सरप्लस स्टाफ एक्सेस जे होते ना ते सगळे पाठवलेले पोलीस डिपार्टमेंट मध्ये गेले असा तो शिपाई त्याला पुष्कळ बोलला त्याची सायकल धरून ठेवली त्याचा हात धरून ठेवला चाल बोला तो पोलीस स्टेशनला दंड भरायला लावतो तुझी सायकल तिथे जप्त करतो तुला कोंडून ठेवतो असं तो पुष्कळ बोलायला लागला आणि असं बोलता बोलता हा म्हणतो नाही ना माझं नेहमी असं नाही होत ना आज मी फार घाईत होतो ना तेवढी तर माझ्यावर दया कर आम्हाला आजच्या दिवस सोडा मग मी पुन्हा सापडलो तर मग तुम्ही तुमचा अधिकार चालवा आजच्या दिवस माझी एवढी प्रार्थना तर ऐका तुम्ही त्यांनी पुष्कळ गयावया करून विनवणी करून पाहिलं तो कशाला ऐकतो त्याच्या हृदयाला काही पाझर फुटे ना तुला नेतो तिकडे मी आता सांग तुझं नाव काय आहे शिपायाने खिशातून ती डायरी काढली पेन काढली त्याचं नाव लिहून घ्यायसाठी हुशार होता राम त्याच्या मदतीला धावला आणि त्याने आपल्या हुशारीचा वापर केला त्या पोराने घ्या लिहून माझं नाव सांग व्यंकट मंडलेश्वरम विरूपाक्ष मोक्ष गुंडम श्याम राजेंद्र किरुपन्न मल्लाई घे नाव लिहून त्याला त्या व्यंकट मंडलेश्वरमचा सुद्धा नाही कामता आला पुन्हा सांग पुन्हा ऐकून घ्या व्यंकट मंडलेश्वरम विरूपाक्ष मोक्ष गुंडम श्याम राजेंद्र चिरुपन्न मल्लाई त्याला तुला एकही अक्षर लिहिता येईल तेव्हा तो शिपाई म्हणतो चल जा पुन्हा टाकलो तो बंधम झाला नामाने मुक्ती आहे का नाही मला सांग आत्या कोतवाडीत अडकून पडणार होता तो थोड्या वेळापूर्वी काय नामाचं कौतुक सांग असं आपल्याला एखाद दिवशी फार अपराध केलेले आपण आपल्याला यमाचे दूध पकडून नेतीलच आणि मग एखाद्या नरकात कोंडायचं तिथे हिशेब सुरू राहील तेव्हा आपल्याला यम विचारील कितीही प्रार्थना केली तर तो यम आपल्याला सोडणार नाही आणि म्हणेल की चल तुला नरकात टाकतो आता सांग तुझं नाव काय आहे त्यावेळेला स्वतःच नाव राम आहे एवढंच सांगा यमाला एवढा शब्द सोडून सगळं लिहिता येतं म्हणेल चल जा याप्रमाणे माणसा तू राम राम म्हणशील ना तर मूळ भवाचे तुटे भवाच मूळ तुटेल बघू चांगले नाम या राघवाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा घेची कैवल्य म्हणजे मोक्ष यातच आहे आता एवढा रामनामाचा महिमा आपण गायला याच्यातही काही बारकावा आहे एक तत्वाचा तो तत्वाचा बारकावा आपण उद्याच्या प्रवचनात पाहणार आहे आपल्याला पहिला श्लोक पुरा करायचा आहे ते असं बहु चांगले नाम असल्या कारणाने प्रभाते मनी राम चिंतित जावा ते चिंतनामध्ये रूप आठवाव स्वरूप आठवाव महिमा आठवावं ऐश्वर आठवाव नाम आठवाव समर्थांनी एका ठिकाणी म्हटलं आहे तो हा राम आठवावा हृदयात साठवावा तो हा राम आठवावा त्या ह्या रामाची हृदयात साठवणूक करा त्याची आठवण करा खूप गोष्टी साठवण्याची आपल्याला फार सवय आहे कित्येक गोष्टी साठवतो आणि मला आता असं वाटतं हे आपल्या सगळ्यांची आडनावं वेगवेगळी आहे पण आपण सगळे साठेच आहोत आपल्या सगळ्यांचं एकच आडनाव सगळ्या प्रापंचिकांचं आडनाव साठे साठे करत चालणे सगळ्या गोष्टींचा साठा धान्याचा साठा दुधा तुपाचा पाण्याचा वस्त्राचा धनाचा सगळा साठाच रामदास स्वामी यांनी विचार केला यांना साठेबाजी जमते तेव्हा यांना आपण यांच्या याच क्षमतेचा वापर करून उद्धाराची सोय लावून देऊया आणि म्हणून ते म्हणतात हृदयात साठवावा राम आता आहे साठवा साठवण्याची जर क्षमता आपल्याजवळ खूपच आहे तर आणखी एखादी वस्तू साठवणं काय अवघड जाणार आपल्याला संतांनी आपल्याला जे येत यातच पारमार्थिक भांडवल केलंय आपल्याला जे येत हेच तू वापर आणि परमार्थ होऊ दे आणि म्हणून तो हा राम आठवावा हृदयात साठवावा तो हा राम हे दोन्ही शब्द आहेत तो म्हणजे परोक्ष दूरच्या करता वापरलं जाणार सर्व नाम आहे आणि हा हे अपरोक्ष म्हणजे जवळच्यासाठी वापरलं जाणार सर्व नाम आहे आणि रामासाठी दोन्ही वापरले निरुपाधिक सच्चिदानंद निर्गुण निराकार आपल्या काहीच परिचयाचं नाही आणि ते दूरचं आहे आणि म्हणून त्याला तो राम म्हटलंय निरुपाधिक सच्चिदानंद घन निर्गुण आणि निराकार असं जे रामस्वरूप आहे असा जो राम आहे ईश्वर भगवान परमात्मा तो परिचितच नाही शब्दांनी ऐकल्या पलीकडे आपल्याला सच्चिदानंदाचं काय कळतंय सांगा निरुपाधिक हा शब्द माहित आहे याच्या पलीकडे काय परिचय आहे त्याचा निर्गुण आणि निराकाराशी कल्पनाही नाही करता येत म्हणून ज्याची एक नाही ज्याचा परिचय नाही जे फार दूर आहे ते आपल्याला दिसत नाही कळत नाही पण आहे त्याला तो हे सर्वनाम दूरचा इथं समोर बसलेले मला स्पष्ट दिसतात फार जवळ आहे यांना मी हे गृहस्थ असं म्हणे ते तिकडे पलीकडे कोणीतरी आहे तिथे कोणी आहे एवढंच मला कळतंय नागडोळे दिसत नाहीत आकृती दिसत नाही एक कोणीतरी व्यक्ती एवढा अस्तित्वाचाच भाव कळतो आहे म्हणून मी त्यांना ते गृहस्थळ असं म्हणणार जवळच ते हे दूरचं ते ते म्हणून तो राम म्हणजे निरुपाधिक निर्गुण निराकार सच्चिद आनंद रूप असा जो त्याचा आज परिचय नाही आता परिचय नाही म्हणून त्याला तो राम म्हणायचं हा राम तो ईश्वर भावाने जगत करता म्हणून काहीतरी जाणवतोच मडक घडायला कुंभार लागतो म्हणून जग घडायला असेल ना एखादा कुंभार आणि म्हणून आपण त्याची कल्पना तरी पुष्कळ सहज करू शकतो आपल्या कर्तृत्वाने आपल्या निर्मितीवरून आपण जगनिर्मितीची आणि जगकर्त्याची कल्पना तर नक्कीच मांडू शकतो का नाही आणि याप्रमाणे ईश्वर रूपाने तो बराच जवळ आला ईश्वर सगुण आहे तरी ईश्वर असा इंद्रिय गोचर नाहीये तो साकार नाही ईश्वराला रूप नाही कोणी जर विचारील तुम्ही ईश्वर पाहिला का याचं अगदी बेधडक उत्तर नाही हेच आहे कारण तो इंद्रियगोचर नाही तो सगुण आहे पण निराकारच आहे पण सगुणत्वामुळे त्याच्या कर्तृत्वाच्या धर्मामुळे तो पुष्कळसा असण्याबद्दल आपल्याला खात्री वाटते त्याने अवतार घेतला दशरथाच्या पोटी तो खूपच जवळचा झाला का नाही आपल्या परास आधी होऊन गेला आपण नाही पाहिला पण त्याला पाहणारे आहेत ना ते सगळं मीच पाहिलं पाहिजे म्हणजे विश्वास ठेवावा असं नाही सगळ्या गोष्टी दुसऱ्याच्या अनुभवांनीही सुद्धा शिकता येतात त्या सगळ्या आपल्याच अनुभवाने शिकाव्या असा काही हट्ट नको असा हट्ट केला तर विषाने माणूस मरतो हे अनुभवानेच मी मानेन <laughs> स्वर्ग होईल ना ते पण तुम्ही पाहिलाय करा तेव्हा मी ते मानायला पाहिजे म्हणून अवतार रूपाने आलेला भगवान रामराय हा आपल्याला खूपच जवळचा झाला म्हणून त्याला हा राम म्हटलं म्हणजे निर्गुण निराकार निरुपाधिक सच्चिदानंद सच्चिदानंदापासून जगत करता ईश्वर आणि अवतारी दशरथ सुत दशरथ नंदन ही राम इथपर्यंत रामाचे सगळीच स्वरूपे आठवण्यासारखीच आहे ती आठवणीतच आणि असलेला असा राम हृदयामध्ये अखंड साठवावा ज्याने हृदयात जागा मिळवली ना त्याची आठवण कायम राहते हृदयात ज्याला स्थान प्राप्त झालं त्याचं विस्मरण ना आणि म्हणून तो हृदयात साठवून ठेवावा एकदा साठवला म्हणजे मग आठवण्याची अडचण नाही आता याच्यासाठी कोणतं कोणतं कर्म करावं तो साठवायचा आणि आठवायचा यासाठी रामदास म्हणे भावे कथा कीर्तन करावे रामाच्या गोष्टी सांगाव्यात ऐकाव्यात याचा परिणाम त्याची जवळीक प्राप्त होते तो नामरूपाने रूपरूपाने महिमा रूपाने ऐश्वर रूपाने आणि स्वरूप लक्षणाने आपल्या चित्तात स्थान घेतो आणि जसा जसा तो अधिक वैभवाने आपल्या चित्तात राहील विराजमान होईल साठविला हरी जेणे हृदय मंदिरी त्याची सरली येर झार झाला सफळ व्यापार जन्म मरणाही आपल्याला जो धंदा करायचा आहे तो आपला यशस्वी ठरतो म्हणून चित्तात तो हा राम साठवावा हृदयात साठवावा आणि तो हा राम आठवावा प्रभाते मनी राम चिंतित जावा त्याच्या चिंतना आला आपल्याला असं करायचंय आहे रामाचं चिंतन अत्यंत महत्वाचं आहे दुसऱ्या ओळीचा थोडासा विशेष बघायचा आहे पुढे वैखरी राम आधी बघावा वैखरीने प्रापंचिक गोष्टी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी भगवान रामरायाचं नामाचा उच्चार झालेला असावा वाणीवर तो संस्कार म्हणजे तूप पाजल्यासारखं ठरतं आणि आता विष सुरू याप्रमाणे वैखरीने आधी राम राम म्हणावं नंतर बाकीच्या गोष्टी बोलाव्यात ज्या बोलाव्या लागतील त्या बोलाव्यात एवढा एक अर्थ आहे त्याच्यात एक आणखीन अर्थ आहे बघा बारकावा थोडा बघू पुढे वैखरी आधी राम वदावा असा त्याचा अन्वय लावायचा पुढे म्हणजे नंतर चिंतन झाल्यानंतर वैखरी आधी राम म्हणावा तर वैखरीच्या आधी कसा काय म्हणावा आणि म्हणून आपण जेवढे शब्द बोलतो हे बोलले जाणारे शब्द ओठापासून जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते वैखरीतून आले असं समजावं हे दोन्ही गाल जीभ वरची टाळू एवढं मिळून जी तोंडात पोकळी आहे त्या पोकळीमध्ये एक वायू असतो त्या वायूचं नाव विखर असं आहे त्या पोकळीतल्या वायूला विखर असं नाव आहे आणि हा स्पष्ट उच्चार आलेला शब्द ओठापासून बाहेर यावा याच्यासाठी त्या वायूची मदत होते आणि म्हणून या प्रकारच्या उच्चारणाला वैखरी असं नाव पडलं विखर वायूच्या मदतीने म्हणजे या तोंडातल्या पोकळीतून इथे जे तोंडामध्ये आकाश आहे या पोकळीत एक वायू आहे विखर त्याच नाव आहे आणि त्याचा उपयोग होऊन त्याच्या मदतीने हा शब्दाचा अशा प्रकारचा उच्चार निर्माण होतो जो आपल्या सर्व मानवी कानाला ऐकू येतो मानवी कामा कानाची क्षमता काही ठराविक स्पंदने स्वीकारणारी आहे तेवढ्या स्पंदनाच्या मर्यादेमध्ये विखर वायूच्या द्वारे शब्दोच्चार होतात ते आपण ऐकतो त्या ऐकल्या जाणाऱ्या या उच्चारणाला वैखरी वाणी असं नाव तर ही वैखरी वाणी जी आहे हिच्या आधी वैखरी आधी ब्राह्मण आहे म्हणजे याच्या पूर्वी सुद्धा वाणीला स्थान असलं पाहिजे याच्या पूर्वी सुद्धा राम असणे शक्य आहे आणि याच्या आधी वाणीचे तीन टप्पे असा स्पष्ट शब्द होण्याच्या पूर्वी तेवढी स्पष्टता आणण्याचे तीन स्तर होतात तीन टप्प्यातून तो जातो आणि तीन टप्प्यातून शब्द जातो त्याची निर्मितीचं मूळ स्थान आपल्या सर्वांच्या शरीरात नाभी या जागी आहे नाभीच्या ठिकाणी शब्दाची मूळ निर्मिती होते त्याच स्वरूप फक्त नाद असं आहे त्या नादाचा अर्थ सांगण्यासाठी त्याला कोणतं रूप आलेलं नसतंय पण तो एक ध्वनी नाद त्याला म्हणतात आणि त्या स्थानाला तिथे निर्माण होणाऱ्या त्या जागेला ते नाभी कमळ आहे त्या नाभीच्या ठिकाणी असा तो ध्वनी नाद निर्माण होतो त्या ठिकाणी शब्दाचं जे रूप वाणीचं जे रूप त्याला परावाणी असं नाव आहे परावाणीचं स्थान नाभीच्या जवळ आहे मुलाधार स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी परावाणीची निर्मिती होते हे वाणीचं पहिलं रूप आहे ऐकू येत नाही कोणालाच कळत नाही नाभीच्या ठिकाणी शब्द निर्माण होतोय ते पण तिथेच तो पहिल्यांदा तयार होतो तिथून तो त्या संपूर्ण वायूच्या पोकळीमधून वर वर चढतो आणि तो वर चढत असताना हृदयाच्या ठिकाणी जेव्हा येतो त्या ठिकाणी अनाहत चक्राची जागा आहे आणि त्या अनाहत चक्राच्या जागी त्या नादाला एक आकृती प्राप्त होते आकृती म्हणजे डोळ्यांनी दिसणारी नव्हे पण कानाला कळू शकेल अशी शब्दाकृती तयार होते इंद्रिय गोचर त्याला आकृती आहे असं समजाय त्याला रूप आहे तर त्याचं ते अधिक स्थूल रूप तयार होतं शब्द निर्माण झाला त्याचं आणि ते जे अधिक स्थूल नादापेक्षा अधिक स्थूल रूप तयार होत हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्राच्या पाशी तिथे त्याच्या त्या रूपाला त्या वाणीला पश्चंती वाणी असं नाव आहे अनाहत चक्र परावाणी पासून निर्माण झालेला नाद हृदयापर्यंत पोहोचला त्याला अधिक स्थूलता प्राप्त झाली म्हणजे अधिक इंद्रिय गोचर व्हायला लागला तो स्थूल म्हणजे इंद्रिय गोचर स्थूलता वाढली म्हणजे अधिक इंद्रियाला समजेल असं होऊ लागलं पश्चंती वाणी दुसरा टप्पा आहे त्या पश्चंतीच्या ठिकाणी तेही ऐकण्याची क्षमता मानवी कानाला नाही म्हणून पश्चंती वाणी सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही पश्चंती वाणी त्या वाणीच्या तिथल्या रूपाला बिंदू असं नाव आहे थोडासा स्थूलाकार आलेला आहे नाद बिंदू तिथून पश्चंती मधून तो शब्द जो बिंदू रूप थोडासा स्थूल झालेला अधिक वर चढतो आणि कंठापाशी येऊन पोहोचतो कंठाच्या ठिकाणी येऊन पोहोचल्यावर त्याचं स्थूलीकरण अधिक होतं तो इंद्रियांना समजेल इतका अधिक जवळ येतो आणि त्या ठिकाणी काहीतरी एक ध्वनी मानवाला जरा ऐकू येईल या प्रकारचा होतो कबूतर ओरडत ऐकलंय आपण कबूतराचं जे ओरडणं आहे ना ते कंठामध्ये आहे आणि तिथे त्या वाणीचं नाव मध्यमा असं आहे मध्यमेमध्ये काहीतरी कळेल स्पष्टता काही समजत नाही शब्दाला असं स्पष्ट आकार आकृती नाही परंतु तो ध्वनी नाद अधिक स्पष्ट झाला पूर्वीपेक्षा ती मध्यमावाणी त्या मध्यमावाणीच्या ठिकाणी त्या शब्दाच्या स्पष्ट उच्चाराची जुळवाजुळव सुरू झाली आहे मध्यमावाणीचं पहिलं प्रकटीकरण पुटपुटणे गुणगुणणे हे आहे हे गाणारे लोक गातात की नाही तेव्हा गाणं संपवताना ते हमिंग नावाचं काहीतरी करतात ते मध्यमावाणीत बोलतात त्या ठिकाणी वाणीला कला असं म्हणतात नाद बिंदू कला कंठाचा कंठातल्या चक्राचं उल्लंघन करून तो शब्द अधिक पुढे येतो त्याला या मुखामधून वाट मिळते विखर वायूतून जावं लागतं तेव्हा त्याला कंठ टाळू जीभ गाल ओठ दात ओठ या सगळ्यांशी स्पर्श करावा लागतो इतक्यांचे आघात तो शोषित शोषित शब्द ओठातून बाहेर पडतो तेव्हा हे असे वर्ण असे अक्षर त्याने झालेले शब्द वाक्य हे तयार झालेले आपण बघतो की वैखरी वाणी आहे या वैखरी वाणीतून स्पष्ट शब्द राम येण्याच्या पूर्वी आधी तीन टप्प्यात तुम्ही राम म्हणा आणि तिथून म्हटला तर तुम्ही राम म्हटला असा अर्थ होतो नाहीतर राम दुसरे म्हणतील आपल्यासाठी आपण तीन आधीच्या वाणीतला राम गेला कुठे आणि राम त्या परावाणीपासूनच नाही तो त्याच्या पलीकडे परे होऊनी परत हे तेथे राहू निरंतर रामाची जागा त्याच्या पलीकडे आपला तो विषय आज नाही पण तीन वाणी आधीच्या आहेत त्या तीन वाणींनी राम म्हणावा आणि मग वैखरीने स्पष्ट व्हावा वैखरीने स्पष्ट नाही झाला तरी चालेल तीन वाणीतला राम जास्त गुणकारी आहे हो तुम्हाला पाहिलं की मी मोठ्या मोठ्याने म्हणते वैखरीमध्ये दंभ असण्याची शक्यता आहे पण खूप भावपूर्ण शुचिता मध्यमेपर्यंत आहे म्हणून त्या तीन वाणींनी राम म्हणावा ध्वनिरूप नादरूप तो असावा थोडासा त्याला आकार प्राप्त व्हावा सगळी शब्दाची जुळवाजुळव झालेली असावी आणि असा तीन वाणींनी वैखरी आधी राम म्हणावा असा त्या ओळीचा अर्थ आहे आता ह्या तीनही वाणींमधला स्पष्ट उच्चार या मानवी कानाला कळत नाही त्याची रचना तशी नाही त्याचं स्पंदन फार जास्त असतं इंग्रजीत ज्याला फ्रिक्वन्सी म्हणतो ती फार हाय फ्रिक्वन्सी असते तीन वाणीपर्यंत आणि मानवी कान एवढी फ्रिक्वन्सी धारण करू शकत नाही आणि म्हणून त्या रामाची काय कृपा आहे हो त्याच्या एकदा कृपेचा जरी विचार केला ना तरी आपण रामाला सोडणार नाही या कंठामधल्या चक्रामध्ये तिथं एक स्वरयंत्र नावाचं वोकल नावाचा काही अवयव आहे त्याची रामाने रचना अशी केली आहे की तो हाय फ्रिक्वन्सीचा जो आवाज बाहेर येतो आहे त्याची फ्रिक्वन्सी मानवी कानाला ऐकू येईल इतकी खाली आणली जाते काय यंत्र तयार केलेलं आहे आणि म्हणून स्वरयंत्राचं जे काम आहे ते मानवी कानाला तो शब्द ऐकू येईल इतक्याच स्पंदनाचा होतो आणि प्रत्येकाच्या स्वरयंत्राच्या रचनेत थोडासा कमी अधिकपणा असतो म्हणून सगळ्यांच्या आवाजाची क्वालिटी वेगवेगळी असते समान नसते पण फ्रिक्वन्सी मानवी कानाला ऐकू येईल अशी होऊन जाणे करून देणे एवढं ह्या चक्राच्या ठिकाणी या स्वरयंत्राचं काम आहे मध्यमेमध्ये इतकं होतं आणि मध्यमावाणीपर्यंत भजन करावं ऐकू येत नाही मग आता ते तीन वाणी भजन केलं हे कसं ठरेल बरं हे कळलं पाहिजे माणसाला कळलं म्हणजे खूप बरं वाटतं आनंद कळण्यात आहे आणि म्हणून त्याचा वेदांत शास्त्राप्रमाणे हा योगशास्त्राप्रमाणे थोडासा झाला विचार आता तत्वज्ञान वेदांत शास्त्राप्रमाणे याचा विचार करू जिथे नाद आहे वाणीचं मूळ निर्मिती केंद्र आहे त्या परेच्या ठिकाणी आपल्या संपूर्ण इच्छांचं मूळ रूप आहे त्याला संकल्प म्हणतात म्हणून परावाणीचं रूप संकल्प हे आहे संकल्पाची माहिती आहे का प्रत्येकाला संकल्प करता का नाही कधी काही संकल्प विकल्प विकल्प काय संकल्प विकल्पात्मक मन हा संकल्प विकल्प रूप मन आहे हे मन गप्प राहत असत नाही हो, सारखे संकल्पच करत एक संकल्प करत मोडत पुन्हा करत मोडत पुन्हा करत आणि या संकल्पाच्या उतरंडी उतरी रची हे मन अखंड असच करीत असतंय कल्पना करीतच राहणे कल्पना करून करून करून थकत ते मन श्रमून जात तरी पुन्हा त्याला संकल्पच करणे बरं वाटत अखंड संकल्प करत आणि संकल्पाचा संबंध विषयाशी जोडलेला असतो म्हणून अखंड विषयांचे संकल्प आपल्याला असं वाटतं संकल्प करणे म्हणजे ते पूजे बिजेच्या वेळेला सोडा म्हणतात संकल्प गुरुजी लोक खरं म्हणजे मला ते विधान इतकं आवडतं संकल्प सोडा म्हणजे सगळ्यात मोठा पुरोहितांचा पुरोहित संत आहे लक्षात ठेवा ते संकल्प सोडाच संकल्प सोडा त्या संकल्प हे रूप म्हणजे काय संकल्पाचा काय अर्थ इच्छा हे संकल्पाचं पुढील स्थूल झालेलं रूप आहे आणि इच्छेचं पूर्व सूक्ष्म रूप संकल्प आहे संकल्पात काय असत या विषया वाचून काही सर्वथा आणि रम्य नाही हा स्वभावाची पाहिली इंद्रियांचा हे विषय अति गोमटे आहे फार उत्तम आहेत असं जे वाटणे हे संकल्पाचं खरं रूप आहे विषय चांगला आहे असं वाटणे हे संकल्पाचं रूप आहे लक्षात ठेवा हे परावाणीच्या ठिकाणी आहे असं वाटलं की परावाणीत शब्द तयार झालाच समजा संकल्पाच रूप हे परावाणीच रूप आहे आणि संकल्पाची आपल्याला अखंड ओळख आहे विषय चांगले वाटतात आणि एकदा विषय चांगला वाटला की काही क्षणाचाही विलंब न होताना तो मला हवा असं वाटत विषय चांगला आहे असं एकदा ठरलं ठरलं की तो आपल्याला हवा हे वाटलंच पाहिजे आणि कधीही म्हणू नाही वैराग्याची हानी विषयाला चांगलं म्हणण्यापासून होते विषय भोगण्याने होत नसते विषय चांगला आहे हे वाटण्यापासून वैराग्याची हानी होते आणि ती हानी होते त्या प्रमाणात आपण देवापासून दूर जातो संकल्प विषयांना चांगलं म्हणणे हे आहे कोणाच्याही याला चांगलं म्हणू नये मला याचा खूप अनुभव आहे मी जर कोणाला एखाद्या वेळेला चुकून म्हटलं तर तुमच्या जवळचा पेन खूप छान आहे हो म्हटलं एका ठिकाणी सहजच मला वाटलं हे सहजच आहे त्यांनी प्रवचनात दुसऱ्या दिवशी पेनच आणून मला दिला कधी विषयाला चांगलं म्हणून आहे विषय लागली जेवून घेतो आपण तरी विषयापाशी जातो नाही तर विषय तरी आपल्यापर्यंत येतो आणि दोन्हीचाही परिणाम समान आहे मडक दगडावर पडलं काय दगड मडक्यावर पडला काय परिणाम मडक फुटण्यात आहे दगडाला काही होत नाही तस विषय आपल्यावर जाऊन आदळो वा आपण विषयावर जाऊन आदळो हानी आपली आहे विषयाची काहीच होत नाही आणि मूर्ख माणूस आपल्या हाताने आपल्या पायावर झोंडा पाडून घेतो अशी म्हण विषयाला कधी बरं म्हणायचं नाही म्हटलं की इच्छा होते तो पाहिजे तुम्ही मला सांगा की करण्याचं कीर्तन खूप चांगलं आहे तेवढा ऐकल्याबरोबर मला वाटतं आता आज जाऊन पाहिलंच ऐकलंच पाहिजे त्या दुकानामध्ये सेल खूप मोठा लागलाय असं म्हणाच तुम्ही की मी उद्याच्या प्रवचनाची सुट्टी मागेन लागले तर चांगलं म्हणा की इच्छा आलीच आणि अगदी ताबडतोब येते संकल्पाचं पुढचं रूप लागली इच्छा होते ते हवं वाटतं आणि जेव्हा हवं वाटतं अशी इच्छा निर्माण होते त्या क्षणी ती गप्प बसू देत नाही ते मिळवण्याच्या कृतीला प्रारंभ होतो म्हणून इच्छेच्या पुढचं ताबडतोब रूप कर्म हे संकल्प इच्छा कर्म अखंड स्वरूप आहे यातलं संकल्प हे रूप परावाणीच आहे त्याच्या पुढची इच्छा हे रूप पश्चंती वाणीच आहे आणि कर्म हे वाणीच आहे मध्यमेमध्ये कर्माची पूर्ण तयारी झालेली असते मिळवण्यासाठी आणि आता ह्या तिन्हीचा परिचय आपल्याला आहे आणि म्हणून तीन वाणी म्हणजे हे तीन प्रकार तेव्हा संकल्पाच्या ठिकाणी पहिला प्रहार करावा पहिली सावधगिरी तिथे ठेवावी आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणते कृष्ण नामी संकल्प धरून राहा संकल्प करशील तर बहु चांगले नाम या राघवाचे हा संकल्प चांगलंच जर तुला म्हणायचं असेल तर राघवाच्या नावाला म्हण कृष्ण नामी संकल्प धरून राहा आणि तिथून पुढे इच्छा करायचीच असेल तर रामाने आपल्याला दर्शन द्यावं राम आपल्याला कळावा राम सांगणारा आपल्याला भेटावा असं काहीतरी आणि यानंतर जर कर्म करायचं फारच वाटत असेल तर रामप्राप्तीसाठी जेवढं विहित भाग आहे त्याचं वर्णन सदाचार हा थोर सांडू नये या रूपाने त्यातल्या कर्माची व्यवस्था लावावी म्हणजे मग धन्य होता येतं नाही तर धन्य होण्याची आपल्याजवळ काहीही सोय राहत नाही बहु चांगले नाम या राघवाचे म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा याच्या चिंतनामध्ये स्मरण आहे स्मरणाच्या सोबत स्वरूपाचा निर्धार आहे स्वरूप समजावून घेण्याची त्या ठिकाणी काहीतरी एक कृती आहे एक मानसिक बौद्धिक अशी कृती आहे जेव्हा चित्तामध्ये आपल्याला राम साठवून ठेवता येईल तेव्हा आठवायला सोपा जाईल वारंवार आठवत राहिलं म्हणजे चित्तात भरत पण चित्तात राम इतकेदा म्हटलाय आपण आता पण कमी वेळा नाही म्हटला समर्थांनी असं म्हणतात तेरा कोटी केला मला वाटतं आपण आतापर्यंत त्याहून जास्त म्हटला असेल पण रामाचा ना आपला अजून काहीच संबंध येत नाही याच्यावरून निश्चय करून घ्यावा आपण की तो राम म्हटला पण तो चित्तात जाऊन साठलाच नाही आणि चित्तात न साठण्याचं कारण चित्त दुसरं कशाने तरी भरलं दुसऱ्या कशाने तरी ते आधी भरलेलंच आहे म्हणून म्हटलेला राम आठवलेला राम आतमध्ये शिरलाच नाही आधी चित्त रिकाम नको का करायला एकदा गोष्ट सांगितलेली हे सांगितली का आठवत नाही मला स्वामी रामतीर्थांना एक जण भेटला आणि एक प्रश्न विचारू का स्वामी तर स्वामी म्हणतात तो हो, विचार की भगवान गोपाळ कृष्णाला मुरली इतकी का आवडते सारखी हातात आणि ओठावरच एवढी त्याला ती मुरली प्रिय आहे ती का म्हणून आणि अगदी ताबडतोब स्वामींनी उत्तर दिलं की का नाही आहे म्हणून मुरली पोकळ असते ते काही गटासारखी भरीव नसते नळी असते त्या मुरलीसारखं त्या सारखं हे चित्त रिकामं पाहिजे आणि ते जर रिकामं झालं तर त्याला आपण आवडायला लागू आठवायला मदत व्हायची असेल तर चित्त भरलेलं पाहिजे चित्तात जे भरलंय ते आठवत सारखे विषयच आठवतात का हा नव्हे तो चहा नाही आठवला तर काफी आठवते पण विषयच का नाही काहीतरी आठवत एकाचा पर्याय दुसरा असेल पण शेवटी विषयच अखंड आठवतात कारण चित्त ते ठासून भरलेलेच आहे आणि म्हणून जे भरून ठेवलं चित्तात त्याची वारंवार आठवण आहे कित्येक गोष्टी अशा एकदमच आठवतात त्या या जन्मातच भरलेल्या असतात असं नाही मागील जन्मातलंही पुष्कळ तिथे भरलेलं आहेच कधी काही वाचलेलं नाही ऐकलेलं नाही पाहिलेलं नाही पण स्वप्न पडूनच जात ते कोणत्या तरी जन्मातले ठसे काम करतात असे किती ठसे किती स्थूल रूप इच्छा या चित्तात गर्दी करू नये आता मध्यंतरी अमेरिकेमध्ये एक संशोधन झालंय प्रसाद मासिकात मागील वर्षातल्या कोणत्या तरी अंकात आलंय वाचलं नाही पण मला एकाने सांगितलं तुम्ही तो अंक वाचा आणि तो डॉक्टर मनुष्य आहे गायनाकालाजिस्ट आहे आणि त्याने ठरवलं की लहान जन्मलेलं लहान पोर सुद्धा त्याच्यामध्ये काही संस्कार असतातच त्यालाही काही कळत असतं तोही काही विशिष्ट तऱ्हेने वागत असतो हे त्याला कोणी शिकवलेलं नसतं तरी तो तसा वागू शकतो हे शिक्षण त्याच कुठं झालं असेल का आधी याच्या पूर्वी त्याला काही जन्म असतील काय आणि म्हणून त्यांनी संशोधन करायचं ठरवलं आणि त्यांनी गर्भात तो जो गर्भ असतो त्या गर्भाचं वय दुसरा महिना दोन महिन्याच्या गर्भापासून त्यांनी परीक्षण करायला प्रारंभ केला त्या गर्भावर त्यांनी विशिष्ट प्रकारच्या यंत्रांच्या द्वारे असे संशोधनात्मक प्रयोग केले आणि दुसऱ्या महिन्यापासून ते बाळ जन्मायच्या पूर्वीपर्यंत म्हणजे आठ महिने त्यांनी त्या गर्भावर अभ्यास केला संशोधन केलं आणि त्याला शोध लागलाय एक्क्याऐंशी लक्ष योनीचे ठसे गर्भावर आहेत एक्क्याऐंशी लक्ष इतक्या नाना प्राण्यांचे संस्कार धर्म त्याच्यात दिसतात कुत्र्याचा दिसतो डुकराचा दिसतो कावळ्याचा दिसतो पालीचा दिसतो वाघाचा दिसतो असे एक्क्याऐंशी लक्ष संस्कार त्याने मोजून काढले वेगवेगळ्यांचे आणि त्याने निष्कर्ष काढला पहिल्या महिन्यात त्या गर्भाचं संशोधन मी करू नाही शकलो ही माझ्यामधली कमतरता आहे पण तीन लक्षांची व्यवस्था एक महिन्यात असते आणि भारतीय शास्त्राने शोध लावलेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा त्याला खूप प्रयोग करावे लागले आपल्या महात्म्यांनी कोणते प्रयोग केले माहीत नाही चौऱ्याऐंशी लक्ष हे सगळे ठसे चित्तावर असतात जन्माच्या पुन्हा जेव्हा जन्म प्राप्त होतो तेव्हा मूलाधार चक्राच्या ठिकाणी कुंडलिनीच्या मुळाशी हे सगळे या जन्माने जेवढं भोगायचं आहे तेवढा संचिताचा कोटा आलेला तिथे असतो आणि त्या ठिकाणी गणेश अधिष्ठात्री देवता आहे आपल्याला प्रथम आरंभी लंबोदर एवढ्यासाठी आहे तिथेच सगळ्या संस्कारांची व्यवस्था आहे आपल्या ठिकाणी कटू बोलणे असत्य बोलणे भ्रष्टाचार करणे परोपकार करणे भगवत भक्ती करणे दुर्जनपणाने वागणे दुराचार करणे असं जे काही उद्भवतं चित्तामध्ये हे सगळे ठसे तिथे असतात इतकं साठवलेलं आहे मला म्हणायचं तिथे चालू आहे चित्तात अजून राम नाही एवढं भरलेलं आहे ना मग हे थोडं थोडं कमी करायचं ना हे कमी करण्याची व्यवस्था दोनशे श्लोकांमध्ये समर्थांनी करून दिली म्हणून मनाच्या श्लोकाचं एवढं महात्म्य आहे एखादा तरी श्लोक कीर्तनकाराने प्रत्येक कीर्तनात आणत जा एखादी ओळ तरी आणत जाईल स्वल्प सोपे फुकाचे बहु चांगले अतिसाजीने भावाचे मूळ निर्मूळ करणारे नवीचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही तरीही म्हणत नाहीस खरे वैज्ञानिक संशोधनाला आता आता कुठे कळू लागलं आपल्या लोकांनी सांगितलं पण ते इन रिटर्न असलं म्हणजे स्वीकार्य होतं अशी काहीतरी संस्कृती तयार झाली हरकत नाही कुठून का होईना घरच्यानी कान टोचावा टोचवणाराने टोचा कान टोचून घ्या याचं मतलब आहे आणि याप्रमाणे करावं थोडासा बारीकसा एक मुद्दा आणि थांबूया आपण हे विजेचे बल्ब असतात दिले हे ट्यूबलाईट्स नाही बल्ब असतात अगदी पहिला संशोधनाचा जो बल्ब आहे एडिसनने काढलेला त्याच्यात एक तार असते त्या तारेतून विजेचा प्रवाह पाठवला जातो त्याचा परिणाम म्हणून तार तापते ती इतकी तापवली जाते की तापून ती पांढरी होते तापलेली तार पांढरी झाली की उजेड द्यायला लागते त्याहून कमी तापली तर ती लाल निखाऱ्यासारखीच दिसते फारसा उजेड नाही ती आहे एवढं कळतं ती दुसऱ्याला दाखवित नाही स्वतः दिसते आणि याप्रमाणे विजेच्या प्रवाहाने ती तप्त होते तसा तो विजेचा प्रवाह पाठवला एका फुग्यामध्ये ती तार ठेवली त्यातून विजेचा प्रवाह पाठवला ती तापून पांढरी झाली त्याचा क्षणभर उजेड पडला आणि ती तार जळून भस्म झाली पुन्हा प्रयोग केला दुसरी धातू घेतली तिसरी धातू घेतली ती तार जळून भस्मच व्हायला लागली आणि मग असं संशोधन झालं की हा हवेतला ऑक्सिजन वायू असतो त्याच्यामुळे ते ज्वलन होतं म्हणून या फुग्यामध्ये ही हवा नसावी फुग्यात हवा नसावी म्हणजे ऑक्सिजन राहणार नाही म्हणजे मग ती तार जळणार नाही म्हणून त्यांनी निर्वात करण करण्याकरता पंप आणला वायुकर्षक पंप आणि त्यांनी त्या फुग्यातली हवा काढून घेतली आता ती तार बराच वेळ टिकली आणखी हवा काढून घेतली आणखी हवा काढून घेतली तार जास्त जास्त काळ टिकू लागली पण असं त्याला कळून आलं शास्त्रीय नियमाप्रमाणे वैज्ञानिक नियमाप्रमाणे कोणताही प्रदेश शंभर टक्के निर्वात करता येईल असा पंप तयार होत नाही म्हणून थोडीशी तरी हवा राहणारच आहे म्हणून काही काळाने तरी तार जळणारच आहे हा एक प्रकार आता तार जळाली नाही पण त्या आतमध्ये जी पोकळी तयार झाली ना त्याच्यामुळे तिच्यावर कोणीकडून दाब नाही तारेला बाहेर दाबात राहायची सवय आहे आणि फुग्यात गेल्यावर दाबच राहिला नाही म्हणून ती तुटली आतमध्ये दाब असला पाहिजे ती संरक्षक म्हणून आणि ऑक्सिजन नसला पाहिजे म्हणजे ती जळणार नाही आणि असं मग दीर्घ काळ ते प्रकाश देईल व यंत्र एवढा सगळा थिअरिटिकल अर्थ समजून आला प्रत्यक्षात काय करायचं आता आतमध्ये दाब बसेल यासाठी त्याच्यात ऑक्सिजन शिवायचा एखादा निष्क्रिय वायू सापडेल का आणि निष्क्रिय वायूचे शोध लागले मग नायट्रोजन आहे नियॉन आहे वगैरे प्रकारचे वायू या फुग्यात भरायचे आणि हवा काढून टाकायची ते वायू त्यात भरायचे आणि त्याच्यात आता ती तार सील बंद झाली की प्रकाश द्यायला पुष्कळ काळ चालते असं झालं पण तो थोडासा जो ऑक्सिजन शिल्लक राहील त्या पंपाने न निघालेला त्याचं काय करायचं म्हणून तिसरं संशोधन सुरू झालं आणि त्याने त्या फुग्याला दोन नळ्या केल्या एका नळीतून तो निष्क्रिय वायू आत सोडायचा आणि दुसऱ्या नळीतून तो बाहेर येऊ द्यायचा तो पहिल्यांदा हवेला हकलतो मग स्वतः थोडा थोडा जातो थोड्या वेळात सगळ्या हवेला घालवतो आणि ती जागा स्वतः व्यापून येतो म्हणजे एकाला हुसकायचं असेल तर दुसऱ्याला सोडायचं ह्या नियमाप्रमाणे त्या फुग्यात निष्क्रिय वायू भरला गेला आणि निष्क्रिय वायू भरल्याबरोबर त्याचं लाईफ वाढलं हे सगळे फुगे आज निष्क्रिय वायूने भरले आहेत आणि ते पंपाने निर्वात केले जात नाहीत ते एका नळीने तो वायू आज सोडायचा आणि दुसरीने काही वेळ बाहेर काढायचा तितक्या वेळात ती तशी व्यवस्था होऊनच जाते आता चित्तात भरलेले विषय त्याचे संस्कार संकल्प इच्छा वासना रूप यांना जर बाहेर पुसकवायचं असेल तर आता काहीतरी निष्क्रिय आत सोडलं पाहिजे कोणत्याही प्रकारचा विकार ज्याने निर्माण होत नाही त्याला आपण निष्क्रिय म्हणू असं फक्त परमात्म्याचं नामच आहे आणि म्हणून ते वारंवार म्हणत झाला एक दिवस चित्तातले विषय संकल्प निघून जातील आणि कृष्ण नामाचा संकल्प चित्तात साठवला जाईल तिथून पुढे भगवान आठवता येईल आपण आज तीन चार श्लोकांचा परामर्श या एका श्लोकाच्या आधारात घेतलेला आहे उद्या पुढचा एक श्लोक थोडस मनाच्या श्लोकाचं महात्म्य आणि नंतर उद्या एक श्लोक या प्रकारे उद्या ठीक पाच वाजता आपण जमूया कुंडली गवरदा तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय जय रघुवीर समर्थ